रामकृष्ण गोविंद असे हे शुकाचार्य महाराज मग काय महर्षी व्यासांनी त्यांना दीक्षा दिली असेल आणि ते एकदा तपश्चर्या करीत असताना शुकाचार्य कर्मधर्म संयोगाने त्यांच्या कानावर ही बातमी ही बातमी म्हणजे त्या राजा परीक्षिताला मिळालेला शाप त्यामुळं त्याला झालेला पश्चाताप आणि त्यामुळं तो पश्चाताप निवृत्ती पश्चातापाच्या पोटी प्रायश्चित्तासाठी प्रायोपवेशनाला गंगा तीरावर बसला आहे हे समजल्यानंतर स्वेच्छेने स्वेच्छेने तिथे शुक महाराज आलेले आहेत आणि ते कसे होते कसे आले तिथे त्याचं वर्णन आहे मला जो एक शब्द त्यातला महत्वाचा आपल्यापर्यंत पोचवायचा आहे तेवढा श्लोक मी तुम्हाला सांगतो भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या एकोणीसाव्या अध्यायात पंचवीसाव्या श्लोकात म्हटलंय की तत्रा भगत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानोनपेक्षा अलक्षलिंगो निजलाभतृष्टो वृतश्च बालैखवधूतवेषः श्लोकाचा अर्थ असा आहे पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे कोणापासूनही कोणतीही अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यावेळी तेथे प्रकट झाले जे जिथे राजा परीक्षित बसलेला होता तिथे त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाने चे आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते लहान मुले त्यांच्या भोवती हो-, होती त्यांचा वेश अवधूताचा होता आता इथला हा एक शब्द जो आहे की ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते मी या दोन शब्दांसाठी ते दोन शब्द आपल्यापर्यंत पोचावे या तळमळीने हा विषय घेतला कुठले ते दोन शब्द शुकाचार्य कुठून आले याच उत्तर म्हणजे तम सर्वभूत हृदयम इथे होते ते इथे होते प्रत्येकाच्या हृदयात होते अहो त्यांचा जन्म कसला घेऊन बसलाय तुम्ही ते काय तुमच्या माझ्यासारखे भोग क्रम प्राप्त आहे म्हणून जन्माला आले का संत लोक त्यांच्या प्रारब्धानुसार जन्माला येत नाहीत ते स्वेच्छेने जन्माला येतात आणि केवळ आणि केवळ माझ्यावर कृपा करण्यासाठी येतात मग तस इथं आत्मानुभूतीमध्ये संतुष्ट असलेले शुकाचार्य आत्मानुभूतीमध्ये संतुष्ट म्हणजे काय आत्मस्वरूपात इतके लीन होते की ते रूप नव्हते माझ्या हा डोक्यात विचारच येत नाही ते कुठून आले ते कुठे गेले काय सांगू मी माझ्या डोळ्यासमोर हा देह कुठून आला आणि हा देह कुठे गेला हाच क्षुद्र विचार येतो परंतु हेच जाणं येणं आहे का कारण मला याच्याशिवाय दुसरं माहीतच नाही परंतु तम सर्व भूत हृदय म्हणजे कुठून येणार आणि येणार तरी का हो सर्व प्राणी मात्र माझ्या हृदयात आहेत आणि मी सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात आहे असे शुकाचार्य कुठून येतील का कुठे जातील का हा निमित्त मात्र आहे कारण आहे एक देह आहे नाही अशातला भाग नाही परंतु त्या देहाचं कौतुक करून ते कसे आणि कुठून आले आणि कुठे गेले अहो काय करायचे घेऊन आपल्याला तुम्हाला माहिती आहे का ऋषभदेव भगवंतांचा अवतार भगवंतांचा अवतार सर्व राज्यकारभार भरतावर सोपून ऋषभदेव भागवतातला संदर्भ आहे येईल त्यावेळेला परत सांगेल ते सर्व कारभार मुलावर सोपून जंगलामध्ये तपश्चर्या करण्याला गेले आणि तिथे ते काय वन जंगलात वणवा तो तिथे वणवा पेटला आणि त्या वणव्यात ते भाजून जळून भस्मसात झाले आता हे काय कौतुकानं सांगण्यासारखं आहे का हो अहो तो देह गेला परंतु ते देहरूप ऋषभदेव होते का त्या देहाचं काय व्हायचं ते ठरलेलं आहे एकतर मांस मांसे प्राणी बक्षी खाणार किंवा जमिनीत जाणार किंवा अग्निसंस्कार होणार या तीन शिवाय या देहाचं काय होणार आहे सांगा पारशी लोक भक्षा पक्ष्यांना खाण्यासाठी विहिरीत टाकून देतात म्लेंश लोक <coughs> पुरतात माझ्यासारखे लोक जाळतात याशिवाय त्या देहाची काय गती आहे का आणि परत आणि विचार असा आहे की त्या देहाची हीच गती होत असेल का ही गती तुकारामांची झाली का तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा झाली का ही गती असे कदाचित करोडो मध्ये एखादा संत एखादा अवतार असेल त्यामुळं ते कुठून आले आणि कुठे गेले याला मी किती महत्व द्यायचं मला प्रश्नकर्त्याचा फोन आला त्याला मी ईमेल वरून का काय ते एस एम एस वरून उत्तर देत होतो आणि मला मराठी टाईप करता येत नाही त्यामुळं मी विस्तृत लिहिलं नाही परंतु <coughs> हाच प्रश्न नेमका नचिकेताने मृत्यूचे देवता काय ते नाव त्याचं यम यमाला विचारला की तो तो म्हणजे स्पष्ट उल्लेख नाही परंतु तो म्हणजे आत्मा तो मृत्यूनंतर कुठे जातो हा प्रश्न येतो का मला आता तम सर्वभूत हृदयम असे शुकाचार्य आत्मानुभूतीमध्ये संतुष्ट झालेले शुकाचार्य हे त्यांचं मूळ स्वरूप तेथून ते आले आत्मस्वरूप रूपानेच आले देह बरोबर असणार परंतु ते देह तो महत्वाचा अहो एका ठिकाणी गायीची धार काढायला किंवा एक बादलीभर पाणी प्यायला गाईला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ सुद्धा एके ठिकाणी न राहणारे शुकाचार्य सात दिवस तिथे थांबले आणि भागवत कथा केली का का अहो त्यांना भागवत हाच त्यांचा कारण रूप होतं जन्माला येण्याचं प्रसार करणं भागवत भागवत त्याला देह होता का नव्हता मला माहित नाही खरं का खोट मी खरं मानतो माझी अपूर अपूर्व श्रद्धा आहे परंतु मी असं वाचलं आणि ऐकलं की पावसच्या स्वरूपानंद महाराजांच्या बद्दल की ते उन्हात उभे जर राहिले तर त्यांची सावलीच पडत नव्हती सावली पडायची म्हणजे देह हवा सावलीच पडत नव्हती म्हणजे त्यांना देह होता का व्यावहारिक रूपानं म्हणाला तर होता पारमार्थिक रूपानं म्हणालात तर नव्हता अहो तो देह कुठून आला कुठे गेला ते स्वामी स्वरूपानंद कुठून आले कुठून कुठे गेले यापेक्षा त्यांनी काय सांगितलं त्यांनी आचरणाने आदर्श काय घालून दिला हे महत्वाचा नाही का आता तुम्ही मला सांगा माझा आत्मा माझा सुद्धा हे मला परत आणखी सांगायचंय की जीव आहे ना माझा तो सगळं संचित घेऊन कारण देह बनून जातो आणि येतो जातो आणि येतो सतत त्याच्या येरझारा चालू आहेत परंतु आत्मा कुठून येतो कुठे जातो दुसरा अध्याय गीतेचा वाचा भरभरून भगवंतांनी सांगितले अहो त्याचे तुकडे करता येत नाहीत वाळवता येत नाही तो कुठं जात नाही तो कुठं येत नाही उपनिषदात याचं वर्णन आहे तो लांब नाही जवळ नाही सूक्ष्म नाही मोठा नाही तो कुठे जाईल आणि कुठून येईल असे हे शुकाचार्य कुठे गेले या प्रश्नाचं उत्तर आता काय द्यावं आणि का विचार करावा हा मला सांगा बुडबुडा पाण्यातला समुद्राच्या पाण्यातला बुडबुडा येतो कुठून आणि कुठे जातो आणि दुसरं बुडबुडा हा डोळ्याला दिसतो परंतु त्या बुडबुड्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का आहे का मला सांगा अहो तो बुडबुडा आधी हो नव्हता त्यावेळेला पाणीच होतं तो पाण्यातला बुडबुडा निर्माण झाला त्यावेळेला ते पाणीच होतं बुडबुडा फुटल्यानंतर ते पाणी रूपच झालं म्हणजे होतं काय पाणी बुडबुडा हा क्षणिक आता मला सांगा की घटाकाश मठाकाश आहे का हो आहे म का नाहीये आणि ते कुठून आलं येत का आकाश हे तिथून निघालं कुठं असतं तिथे आणि एका घटात गेलं प्रवेश केला आणि घट फुटल्यानंतर ते आकाश त्यातून निघालं आणि आकाशात एक रूप झालं असं म्हणणार का तुम्ही अहो ते एकच होतं मग आत्मानंद रूपामध्ये संतुष्ट असलेले हे कुठून आले आणि कुठे गेले व्यावहारिक दृष्टीने त्यांचं वर्णन असेल कुठेतरी मला प्रश्नकर्त्यांनी सांगितलं नाही त्यांना कदाचित कुठेतरी सापडलं असेल अन्यत्र ते तिथून गेले आश्रमात गेले आश्रम चालवला आणि नंतर त्यांनी अमुक अमुक केलं असा संदर्भ कदाचित असेल परंतु ते तिथून एका आश्रमात गेले हे महत्वाचं आहे का का ते पाणीरूप होते बुडबुडा झाला परत पाणीरूप झाले तसे ते मूळ आत्मस्वरूपच होते आले त्यावेळेला आत्मस्वरूपच होते आणि गेले त्यावेळेला ते आत्मस्वरूपच ते आत्मस्वरूप तरी येत का हो जात का हो भिजत का ओलं होतं का तुकडे करता येतात का कापता येतं का आणि ते माझ स्वरूप तेच आहे हे मला याच्यातून सांगायचे मी तोच आहे तोच आहे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे मी सुद्धा आत्मस्वरूपच आहे पण मी जीवाला मी देहाला इतकं धरून बसलेलो आहे की हा जीव कुठून आला आणि हा जीव कुठे गेला किंवा हा देह कुठून आला कुठे गेला याचच मला कौतुक पण मी आत्मस्वरूप आहे बस कुठंही गेलो नाही कुठंही जाणार नाही इथेच आहे परमनंट आहे कायमस्वरूपी मी ते आहे मला जाणं येणं नाही अशी ठाम भूमिका घेण्यासाठी आणि हेच लक्षण निर्माण होण्यासाठी हे भागवत आहे त्यामुळं हा विषय शेवटी घ्यायचा होता समजला मी सांगू शकलो की नाही मला माहीत नाही परंतु मला असं वाटतं मी आत्मरूप आहे मी कुठूनही आलो नाही मी कुठेही गेलो नाही शुकाचार्य आत्मस्वरूप होते तम सर्व भूत हृदय ते काय त्यांनी काय असं चुंबक घालून सगळ्यांच्या हृदयात असलेलं आत्मस्वरूप आकर्षित करून घेतलं असं का केलं का नाही आणि परत तिथं जाताना त्यांनी सगळ्या ठिकाणी प्रसृत केलं आणि आत्मस्वरूप सगळ्या जीवमात्रात प्रसर असं केलं का नाही ते तिथे होते ते तिथेच आहेत तिथूनच आले म्हणा म्हणा आले नाही तिथेच गेले त्यामुळं हा भाग महत्वाचा आहे हे भागवत सांगतं आणि ते आपल्याला आपल्या रक्ता मासात रुजवायचं आहे त्यासाठी भगवंतांची प्रार्थना करू आणि इथं अल्पविराम घेऊ शेवटचा विषय प्रथम स्कंधातला पुढील प्रवचनात नारायण हरी रामकृष्ण गोविंद